บุ๊กทู สิบเจ็ด सतरा सतरा รอบบ้าน घरासभोवती घरासभोवती บ้านของเราอยู่ที่นี่ हे आमचे घर आहे हे आमचे घर आहे หลังคาอยู่ข้างบน वर छप्पर आहे वर छप्पर आहे ห้องใต้ดินอยู่ข้างล่าง खाली तळघर आहे खाली तळघर आहे มีสวนอยู่ข้างหลังบ้าน घराच्या मागे बाग आहे घराच्या मागे बाग आहे ไม่มีถนนอยู่หน้าบ้าน घराच्या समोर रस्ता नाही घराच्या समोर रस्ता नाही มีต้นไม้อยู่ข้างบ้าน घराच्या बाजूला झाडे आहेत घराच्या बाजूला झाडं आहेत อพาร์ตเมนต์ของดิฉันอยู่ที่นี่ माझी खोली इथे आहे माझी खोली इथे आहे ห้องครัวและห้องน้ำอยู่ที่นี่ इथे स्वयंपाकघर आणि स्नानघर आहे इथे स्वयंपाकघर आणि स्नानघर आहे ห้องนั่งเล่นและห้องนอนอยู่ที่นี่ तिथे दिवाणखाना आणि शयनगृह आहे तिथे दिवाणखाना आणि शयनगृह आहे ประตูบ้านปิด घराचे पुढचे दार बंद आहे घराचे पुढचे दार बंद आहे แต่หน้าต่างเปิด पण खिडक्या उघड्या आहेत पण खिडक्या उघड्या आहेत วันนี้อากาศร้อน आज गरमी आहे आज गरमी आहे เรากำลังไปที่ห้องนั่งเล่น चला आपण दिवाणखान्यात जाऊया आम्ही दिवाणखान्यात जातो มีโซฟาและเก้าอี้นวมตั้งอยู่ที่นั่น तिथे एक सोफा आणि हातांची खुर्ची आहे तिथे एक सोफा आणि एक हाताची खुर्ची आहे เชิญนั่งค่ะ आपण बसा ना कृपया खाली बसा คอมพิวเตอร์ของดิฉันตั้งอยู่ตรงนั้น तिथे माझा संगणक आहे तिथे माझा संगणक आहे สเตอริโอของดิฉันตั้งอยู่ตรงนั้น तिथे माझा स्टिरिओ आहे तिथे माझा स्टिरिओ आहे ชุดทีวีเป็นของใหม่ दूरदर्शन संच एकदम नवीन आहे दूरदर्शन संच एकदम नवीन आहे